पायथ्याशी अर्जुन येऊन बसलाय याची चाहूल लागली मात्र भगवान असे निजलेले जे होते ते असे जे असे उठून बसले <laughs> अर्जुना का रे आलास का आलास विचारतायत त्याला दुर्योधन माग होता तो म्हणतो कृष्णा अर्जुनाच्या आधी मी आलोय बरं का भगवान मागे वळून बघतायत अरे दुर्योधन तू याला मला काय कळलं नाही माझा जरा डोळा लागला तर त्या आता मला सांगा याचा डोळा लागला म्हणजे जगाचं कसं व्हायचं हो आता पण भगवान म्हणतात माझा जरा डोळा लागला तर तू आलेलं काय कळलं नाही बरं म्हणाले तुम्ही दोघ जण का आला आता सांगा बघू जरा दुर्योधना तू कशाला आलतास दुर्योधन सांगतो हे बघ म्हणाले कृष्णा मला ताकाला जायचं आणि भांड लपवायचं असली पद्धत काय मला ठोक नाही म्हणजे काय काय नाही म्हणाला तुला ठोक आहे सरळ पांडवांचं आणि आमचं युद्ध होणार आहे तेव्हा मी तुझ्याकडे सरळ सरळ सैन्यबळाची मदत मागायसाठी आलेलो आहे त्यानं सांगून टाकलं ठीक आहे म्हणजे अर्जुन तू का आलायस अर्जुन म्हणाला भगवंत मी त्याच कारणासाठी आलोय ठीक आहे मग भगवान म्हणतात आता असं आहे की तुम्ही जण एकाच कामासाठी एकाच वेळी माझ्याकडे आलेला आहात तेव्हा आता मला माझ्या सैन्य दलाचे दोन भाग करण्याशिवाय पर्याय नाही आता गत्यंतर नाही तेव्हा मी दोन भाग करणार कसे भाग करणार ते ऐका म्हणाले पहिल्यांदा एका बाजूला माझं सारं चतुरंग सैन्य हा एक भाग आणि दुसऱ्या बाजूला मी फक्त एकटा आणि तो सुद्धा कसा ठोक आहे का तर युद्धाच्या वेळेला हातामध्ये शस्त्र धरणार नाही न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार चार गोष्टी सांगेन युक्तीच्या सल्ला द्यायचं काम करेन लोकांना काय कळत नाही हो भगवंतानी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार म्हटल्यानंतर लोकांना वाटतं मग कसली गोष्ट सांगितली कोल्ह्याची सांगितली का म्हातारीची सांगितली कुठल्या गोष्टी सांगितल्या भगवंतानी चार गोष्टी सांगितल्या भगवंत अर्जुनाला कोणत्या सांगू मन मना भव मद भक्तो भव मदियाजी भव आणि मान नमस्कुर्वास तेव्हा म्हणाले एका बाजूला मी एकटा हातामध्ये शस्त्र धरणार नाही गंमत अशी झाली ही बातमी भीष्माचार्यांच्या कानावर गेली बरं का भीष्माचार्याने उलट प्रतिज्ञा केली भगवंता हातामध्ये शस्त्र धरणार नाही म्हणून प्रतिज्ञा करताय काय हरकत नाही म्हणाले मी उलट प्रतिज्ञा करतो म्हणाले आहे प्रतिज्ञा जे केली यदुकुलवरे युद्ध न करी धरीना शस्त्रा ते कदन समयी मी निज करी हातामध्ये शस्त्र धरणार नाही युद्धाच्या वेळेला प्रतिज्ञा केली आहे भीष्माचार्य म्हणतात भगवंता तुम्हाला तुमची प्रतिज्ञा खोटी पडायला होतो कडे बघा म्हणाले घडे ना हे मिथ्या जरी तरी नमी भागवतवरे भगवंता तुम्हाला तुमची प्रतिज्ञा खोटी पाडायला लावी आणि जर नाही लावली तर नावचा हरिभक्त म्हणवणार नाही लक्षात घ्या जरी तरी नमी भागवत रे प्रतिज्ञेते ऐसे मनी अवथिले या दृढतरी अवथिले म्हणजे चॅलेंज भीष्माचार्याने भगवंताला चॅलेंज दिलं आणि आपल्याला सांगतो भगवंताला चॅलेंज द्यायची ताकद फक्त भगवत भक्तामध्ये यावर का लक्षात घ्या असो ही बा इकडं ही बातमी ही गोष्ट अशी घडली भगवान सांगतायत माझे सैन्याचे दोन वाटे असे आहेत दुर्योधना तुला काय पाहिजे अर्जुना तुला काय पाहिजे बोल पहिल्यांदा अर्जुनाला चान्स म्हणाले दुर्योधन म्हणतोय मी त्याच्या आधी आले भगवान म्हणाले बरोबर आहे म्हणाले तू आलाही असेल नाही असं नाही परंतु मी झोपेतनं उठलो ते पहिल्यांदा अर्जुनाला विचारलं ना काय अर्जुना तू का रे आलायस तेव्हा त्याला पहिला चान्स देणं मला भाग आहे आता अर्जुना तुला काय पाहिजे बोल या दुर्योधनाच्या जीवाची घालमेर व्हायला लागली महाराज आता काय करावं पण आता काय त्याला चान्स दिलाय पाहिजे अर्जुना तुला काय पाहिजे अर्जुनानं सांगितलं भगवंता मला तू पाहिजेस बस मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही तरी सुद्धा मला तू पाहिजेस माझं चतुरंग सैन्य सगळं दुसरा भाग आहे मी एकटा एक भाग आहे तुला काय पाहिजे नाही भगवंता मला तूच पाहिजे बस अर्जुनानं मागणं मागितलं हे आणि दुर्योजन धरणाचा जीव भांड्यात पडला का त्याला अशी भीती पडली होती की अर्जुनानं चतुरंग सैन्य मागितलं तर काय करायचो हो? आणि हा दुसऱ्या बाजूला एकटा आणि त्या हातात शस्त्र धरणार नाही याला काय घेऊन चाटायचा परंतु आता मानभावीपणानं म्हणतोय काय ठोक काय आता अर्जुनानं एक वाटा घेतलाय आता उरलेला वाटा नाही लाज असतो मला घेणं भागच आहे अहो त्याला तेच पाहिजे होतं पहिल्यांदा लक्षात घ्या खरं म्हणजे झालं भीष्माचार्याने इकडे प्रतिज्ञा केली आहे भगवंता तुला तुझी प्रतिज्ञा खोटी पाडायला लावेन आणि मग आपल्याला सांगतो तू भारतीय युद्धातला दिवस उजाडला आज भीष्माचार्य आणि अर्जुन हे समोर समोर उभे ठाकलेले आहेत महाराज आणि आज भीष्माचार्याने अक्षरशः अर्जुनावर असं जबरदस्त शरसंधान केलं अर्जुनाची हवेलंडी उडाली महाराज एवढा नरवीर म्हणवणारा अर्जुन काय चाले ना जगतोय का मरतोय अशी परिस्थिती निर्माण झाली महाराज वर्णन असं केलंय म्हणाले भीष्माचार्य त्या दिवशी रणांगणामध्ये कसे तळपत होते ठेवता का म्हणाले भीष्म ग्रीष्म तरणीसा अर्जुन हेमंत तरणीसा गमल तरणी म्हणजे सूर्य भीष्म ग्रीष्म तरणीसा ग्रीष्म तरणी ग्रीष्म ऋतूतला सूर्य आपण म्हणतो बघा वैशाख वणवा ग्रीष्म ऋतूमध्ये अक्षरशः सूर्यनारायण आग ओकतो त्याप्रमाणे भीष्माचार्य आज अक्षरशः आग ओकत होते लक्षात घ्या भीष्म ग्रीष्म तरणिसा अर्जुन हेमंत तरणिसा गमला भीष्माचार्य ग्रीष्म ऋतूतल्या सूर्यासारखे आहेत आणि हा अर्जुन आज कसा आहे ठेवू का हेमंत तरणिसा हेमंत ऋतूतला सूर्य म्हणजे कसा असतो ठोक आहे ना तुम्हाला असा फिकट फिकट ॲनिमिया झाल्यासारखा अरेच्या काय त्याचं ते ल्यूक वॉर्म अरे काय त्याचं काय चालेल ना महाराज जबरदस्त शरसंधान भीष्माचार्य करतायत हा आता अर्जुन जगतोय का मरतोय अशी पाळी आली महाराज खरं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये भगवंताला भीष्माचार्यांचा राग यायला पाहिजे होता का नाही हो का तर अर्जुनाच्या कैवारानं भगवान रणांगणामध्ये आलेले आहेत त्या अर्जुनाची अशी परिस्थिती केली तर त्या भीष्माचार्यांचा राग यायला पाहिजे होता परंतु भगवंताला भीष्माचार्यांचा राग आला नाही अर्जुनाचा राग आला का एवढा तरणाबांड म्हणवतोय स्वतःला नरवीर म्हणवतोय एवढा म्हातारा ऐकत नाही कोण भीष्माचार्य भीष्माचार्यांचं युद्धाच्या वेळेला वय वर्ष एकशे साठ होतं आणि अर्जुन तरणा बांड ऐंशी वर्षाचा होता लक्षात घ्या हो तरणा बांड ऐंशी वर्षाचा पण काय करतंय पदरी पडलं पवित्र झालं म्हणतात की नाही आता एकदा कैवार घेतलेला आहे आता काय करा शेवटी आता जगतोय का मरतोय अशी पाळी झाली आली त्यावेळेला शेवटी भगवंतांनी आपल्या हातातले लगाम खाली टाकले आणि रथाखाली उडी घेतली असे अस्वस्थ झाले बघतायत हातामध्ये काय घ्यावं बऱ्याच तलवारी तो मोडक्या तोडक्या पडलेल्या होत्या एका मोडक्या तलवारीच्या मुठीला असे हात घालायला गेले भगवान तवर शब्द आठवले न धरी शस्त्र करी मी अरेच्या हात माझा आला महाराज हो हात माझा फिरला आता काय करावं काय करावं मनाशी विचार केला तिथे एक रथ मोडून पडलेला होता त्याचं एक चाक पडलेलं होतं ते चाक हातात घेतलं त्या हातामध्ये चाक घेत आता काहीतरी मारायला हातात घेतल्यावरती काय शस्त्र झाले की ते काय शस्त्र काय ना अस्त्र काय शस्त्र कशाला म्हणायचं आणि अस्त्र कसं कशाला म्हणायचं याच्यात थोडीशी वर्गवारी आहे काय शस्त्र जे असतं ते हातात घेऊन मारायचं असतं शस्त्र जे असतं ते हातात घेऊन मारतात आणि अस्त्र असतं ते फेकून मारायचं असतं लक्षात घ्या हां अस्त्र फेकून मारतात शस्त्र हातात घेऊन मारतात मला सांगा बघू मग चप्पल हे हस अस्त्र आहे का शस्त्र आहे सांगा बघू <laughs> हातात घेऊन मारायचं झालं तर ते शस्त्र आहे आणि वखण्याच्या अंगावर जर फेक आहे बूट फेकला तर ना परवा <laughs> तर त्यावेळेला ते अस्त्र आहे मारायचं लक्ष हातात चाक घेऊन हातात घेऊन मारलं तर ते शस्त्र झालं फेकून मारलं तर अस्त्र हातामध्ये चाक घेतलंय पळवट आहे बरं काही ते काय लिस्ट मधलं काय शस्त्र नाही आहे मान्य आहे ठीक आहे हातामध्ये रथाचं चाक घेतलंय आणि भीष्माचार्यांच्या अंगावर भगवान थळून गेलेत महाराज लक्षात घ्या भक्तीच्या गंडस्थळावर ज्याप्रमाणे एखादा सिंहाचा छावा झेल घेतो त्याप्रमाणे भगवान भीष्माचार्यांच्या अंगावर त्यांना ठार मारण्यासाठी म्हणून धावून गेलेत महाराज भीष्माचार्यांच्या अंगावर धावून जाताना असताना भगवान इतके संतप्त झालेले होते भागवतकारांनी वर्णन केले की भगवंताच्या पदाघातानं ही पृथ्वी अक्षरशः अशी हादरत होती दण दण दण दण पावलं टाकत भगवान निघाले धावत निघालेले आहेत भगवान आपल्या अंगावर धावून येत आहेत हे बघितल्यानंतर भीष्माचार्याने आपल्या हातातले धनुष्यबाण खाली ठेवले महाराज आणि हात जोडले भगवंता अहो म्हणाले ते चाक कशाला घेतले आता हो हातामध्ये ये रथावरी झणी यदुराया खडग इन विकोश करा या भगवंता ओ त्या हातातलं चाक टाकून द्या म्हणाले माझ्या कमरेला असलेल्या ज्ञानातलं खडग मी आपल्या हातामध्ये देतो ते खडग आपण आपल्या हातात घ्या त्यानं माझं मस्तक धडा वेगळं करा ते माझं मस्तक आपल्या पदकमलावर पडेल आणि हा प्रसंग पाहणारे सारे या रणांगणावरचे योद्धे म्हणतील की आज हा भीष्म धन्य झाला म्हणाले बस ये रथावरी झणी यदुराया खडग विकोश करो तोडी मस्तक पडो चरणिया धन्य होईन सदा चरणिया बस स्वनिगमम पहाय मत्प्रतिज्ञामृतमधिकर्तुमवप्लुतो रथस्थः धृतरथचरणो अभ्ययाच्चलद्गुः हरिर्वहन्तुमिभङ्गतोत्तरीयः शितविशिखा हतो विशीर्ण दंश क्षतज परिप्लुत आतताई मे प्रसव मधे सभवतु मे भगवान गतिर्मुकुंद विजय रथ कुटुंब आत्ततोत्रे भगवंता अर्जुनाचं सावर सारथ्य करत असताना तुझ्याकडे पाहत पाहत पाहत ज्या योद्ध्याने रणांगणावर आपले देह ठेवले ना हे सारे योद्धे भगवंता तुझ्या स्वरूपाला प्राप्त झाले म्हणाले बस विजयरथ कुटुंब तोत्रे धृत हय रश्मिन तच्छ्रिये क्षणीये भगवते रते रस्तु रस्तु मे मुमूर्षोर यमिह निरीक्ष हता गता स्वरूपम ललित आता पुढचा प्रसंग आहे भगव त्यांच्या जीवनामध्ये घडलेले प्रसंग भगवंताच्या जीवनातले काही प्रसंग ठळक प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर आलेले आहेत आता जो प्रसंग आहे तो गोकुळातला प्रसंग आहे बरं का भीष्माचार्य म्हणतात भगवंता ललित विलास वलगुहास प्रणय निरीक्षण कल्पितो रुमान कृतमनु कृतवत्य उन्मदांधा प्रकृतिमगन किल यस्य वधवा भगवंता ललित गती विलास वलगुहास प्रणय निरीक्षण या योगांच्या या योगे तुम्ही ज्या गोपिकांचा बहुमान केला या गोपिका कशा तर म्हणाले कृतम अनुकृतवती भगवंता ह्या गोपिकांनी तुझ्या चरित्राचं नाटक केलं म्हणाल्या दशमस्कंधामध्ये हा प्रसंग येणार आहे महाराज लक्षात घ्या रासक्रीडेच्या वेळेला ज्या वेळेला त्या गोपिकांच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला त्यावेळेला भगवान अंतर्धान पावले आणि ह्या गोपिका वेड्या पिशाप्रमाणे करायला लागल्या भ्रमिष्ठासारखं करायला लागल्या आणि त्यावेळेला या साऱ्या गोपिकांनी भगवंताच्या चरित्राचं नाटक केलं काय केलं ठोक आहे का एक गोपी कृष्ण झाली एक गोपी पूतना झाली एक गोपी कृष्ण झाली एक गोपी शकट झाली एक गोपी कृष्ण झाली एक गोपी तृणावर्त झाली एक गोपी कृष्ण झाली एक गोपी अघासुर झाली आणि अशा पद्धतीनं कृष्णलीलांचं अनुकरण या गोपिकाने केलं भीष्माचार्य म्हणतात भगवंता तुझ्या चरित्राचं नाटक करणाऱ्या या गोपिका तुझ्या स्वरूपाला प्राप्त झाल्या म्हणाले ललित गतिविलास वलगुहास प्रणय निरीक्षण कल्पितो रुगाना कृतमनुकृतवत्य उन्मदांधाः किल यस्य गोपवधवा आणखी एक प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर आलेला आहे कोणता राजसू यज्ञाच्या वेळेचा मुनिगण नृपवर्य संकुले यांचा सदस्य युधिष्ठर राजसू यज्ञाच्या वेळेला भगवंताला अग्रपूजेचा मान दिलेला होता ना तो प्रसंग अशा तऱ्हेचे प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर आलेले आहेत आणि शेवटी भीष्माचार्याने हमजम शरीर भाजा हृदिधिष्ठितमात्मकल्पितानाम एक समधिगतोस्मी विभू विधूत भेद मोह आपली चित्तवृत्ती पद कमलाशी लावलेली आहे आणि त्यांनी सोंत श्वास उपारमत शेवटचा श्वास घेतला महाराज बास तत्र दुंदुभ देव मानव आदि त्यावेळेला आकाशामध्ये दुंदुली वाजले असं भागवतकारांनी वर्णन केलेलं आहे ही जी स्तुती आहे भीष्माचार्यांची ती श्रीमद भागवतामध्ये भीष्मस्तुती म्हणून प्रसिद्ध आहे हे ह्याचे जे श्लोक आहेत ते मी एकदा म्हणणार आहे आज थोडासा उशीर झाला आता काय परंतु आपण इथं त्यासाठीच आलोय त्यासाठीच आलोय बरोबर तर हे स्तोत्र आपण म्हणणार आहे आणि या स्तोत्रानंतर त्या स्तोत्रावर थोडासा सोयीर अनुवाद आमच्या वडील बंधूंनी केलेला आहे त्यातल्या काही आर्यावृत्तात केलेला आहे इथे जे स्तुती केलेली आहे ते जे वृत्त आहे ते पुष्पिताग्र वृत्त आहे परंतु त्याचं रूपांतर जे केलेलं आहे ते आर्यावृत्तात आहे त्यातल्या काही एक सताट आर्या नमुन्या दाखल इथं जे पुस्तक आपल्या हातात आहे त्यामध्ये हे दोन्ही आहे जी भीष्मस्तुती आहे भागवतातली आणि ते आर्यावृत्तात केलेला तो स्वैर अनुवादही आहे त्यातले एक पाच सात आर्या एक नमुन्या दाखल आमचे बंधू म्हणून दाखवतील त्याच्या आधी पहिल्यांदा आपण ही भीष्मस्तुती इथं म्हणणार आहे मी शांतपणानं एक एक श्लोक म्हणतो आपण फॉलो करा नुसतं म्हणजे ज्यांना वाचायला येत असेल त्यांनी वाचावं नसेल त्यांनी नजर फिरवावी इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमि स्वसुखमुपगते प्रवाह त्रिभुवन यद्भवप्रवाह रविकर रविकरगौरवराम्बरम् दधाने वपुरककुलावृताननाब्जम् विजय मे मेन वद्य युधितुरगरजो विधूम्रविश्व कचलितश्रमवायलं कृतास्ये मम निशितशरैर्विभिद्यमान त्वचि कवचेस्तु कृष्ण आत्मा सपरि सखिवचो निशम्य मध्ये निजपरयोर्बलयोरथम् निवेश स्थितवती परसैनिकायुरक्ष्णा हृतवती पार्थ गतिरममास्तु निरीक्ष व्यवहित विमुखस्य दोष बुद्ध्या दोषबुद्ध्या कुमतिमहरदात्मविद्ययायश्चरणरतिः परमस्य तस्य मेस्तु स्वनिगममपहाय मत्प्रतिज्ञा मृतमधिकर्तुमवप्लुतो रथस्थः धृतरथचरणोभ्ययाच्च लग्रुः हरिवहन्तुमिभङ्गतोत्तरीयः शितविशिखः तो विशीर्णदंशः क्षतजपरिप्लुताततायिनोमि प्रसवमभिससारमन्वधाधम् स भवतु मे भगवान् कुन्दः विजयरथकुटुम्ब आततोत्रे धृतहयरश्मिता रश्मिता श्री क्षणीये भगवती रतिरस्तु मे मुमूर्षोर् यमिह निरीक्ष्यः स्वरूपम् ललितगतिविलासवल्गुहास प्रणयनिरीक्षणकल्पितोरुमानाः कृतमनुकृतवत्य उन्मदान्धाः प्रकृतिमदं किल यस्य गोपवल्भः मुनिगणकृतवर्यसङ्कुलेन्दः सदसि युधिष्ठिरराय सूर्य एषाम् अरहणमुपेयीक्षणीयो मम दृशिगोचर आत्मा विरात्मा तमिमहमजं शरीरभाजां हृदिरिधिष्ठितमात्मकल्पितानाम् प्रतिदृशमिव नैकधार्कमेकम् समधिगतोऽस्मि विभूतभेदमोहः त्याच पुस्तिकेमध्ये पुढं त्याच्या तो अनुवादही आहे त्यातल्या काही पाच सात आर्या नमुने दाखल म्हणून दाखवत आहेत धर्मे तपव्रत साधुनी भक्ति प्रेमे कृतार्थ होऊनी मती ही माझी कृष्णी समरस हो वितृष्ण होऊनी रविकिरणा समशोभे पीतांबर तव तमाल तनुवरती मुखमंडल ही शोभे कुरळे कुंतल मुखावरी रुळती भक्त प्रतिज्ञेसाठी निजवाणी सीतिलांजली दिधली पाहुनी धन्य जगिनी मस्तक लवनी ಮಾತ ತಾಯಿ ಕೇಳ भेदुनी कवचासी तीक्ष्ण शर मारा सोसुनी भगवन वेगे धावनी आलासी पार्थ कैवारा भक्ति पिशात्या विरहे नाट्य प्रसंगे चरित्र आचरती भगवन्मय त्या झाल्या इह परलोकी सभाग्य शुद्धमती ऐसे स्तौनी भीष्मे स्वरूपी विलीन होऊन अंतिम श्वासे त्यजिले पुण्य पुण्यकलेवर आन नमन धन्य हरे रामाचे जीवन मुक्ता दासी तुल्या चरण स्तविले मी पद कमलाते करोनियान मना गोपाल कृष्ण महाराज असो अशा ही तऱ्हेनं ही कथा सुतानी शौनकानं सांगितली आता उद्या परीक्षित राजाला सांगेल बहुतेक <laughs> असो तीच कथा यथामती यथाशक्ती आणि यथा अवकाश श्रोतृचरण अरविंदी अर्पण केली कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि पुंडलीक वरदा हरि विठ्ठल पार्वती पते हर हर महादेव सीता स्मरण जय जय राम हरयो नम हरयो नम हरयो नम श्री शुकाचार्य महाराज की जय श्री वृंदावन चंद्र की जय जय जय भगवतम प्रभो नारायण वासुदेव आरतीसाठी सगळ्यांनी बसायचंच आहे म्हणे एकोणपन्नास या पुस्तिके स्कंधैर्द्वादश संख्यैरध्यायैरङ्गैः पञ्चत्रिंशत्रिशतैशतसिन्धुतरङ्गैः शोभितमष्टादशसाहस्रं तमयस्रं प्रतिघस्रं संसेवे हतमोहतमिस्रं जय जय भगवन् श्रीमद्भागवताकारम् त्वामहमविकारं जय देव जय देव धर्मोत्कर्ष भक्त्यैकपरार्थं त्वां धर्मोत्कर्षपरं श्रीकृष्णं जानेऽर्जुनमतविख्यातिकरम् आविद्वद्गोपालाङ्गनकृतसुखनिकरं श्रवणाकीर्तनमननात्मनात्तापहरं जय जय भगवन् श्रीमद्भागवताकारम् हरि अवतारं वन्दे त्वामहमविकारं जय देव जय देव अघवत्या संहारं गोवर्धन निरतम विघ्नार्ग शुक कीर्तितमुद्धाराभिरतम अनिरुद्धार्थक शिव विग्रह काम प्रभवम नवरसमभिराम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 पादरेणुमभीक्ष्णशः यासां हरिकथोद्गीतं पुनातिभुवनत्रयं किरातहूणान्ध्रपुलिन्दपुलकसा आभीरकङ्कायवनाः खसादयः येन्ये च पापाय दुपाश्रयाश्रया शुद्ध्यन्ति तस्मै प्रभवैष्णवे नमः वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदय हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः पुंडलीकवरदा काही महिने राहा की इथं काही दिवस राहा इथं शेवटी भगवंताचा मुक्काम त्या आग्रहासाठी पुन्हा वाढलेला आहे बरं का काय गंमत आहे बघा अक्षरशः सोळा हजार एकशे आठ स्त्रियांचा संसार सोडून हा परमात्मा पांडवांच्या घरामध्ये राहिला आहे आणि याचं एकमेव कारण असं आहे की ह्या पांडवांचं भगवंतावर असणारं निरतिशय निष्काम निर्व्याज प्रेम हे त्याचं कारण आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी त्याचं कारण हे आहे महाराज कशी गंमत आहे बघा म्हणाले ज्ञानेश्वर महाराज म्हणाले देवकीने वाहिला यशोदेने पाळीला आणि शेखी उपेगा मात्र गेला पांडवांच्या या पांडवांचं या भगवंतावर असं निरतिशय प्रेम आहे आपल्याला सांगतो ज्याला वेड प्रेम म्हणता येईल असं प्रेम आहे बरं का भगवान एकदा द्वारकीमध्ये होते आणि हे सगळे हस्तिनापुरामध्ये आणि दुसऱ्या दिवशी धनुर्मासाचा भेद करायचा ठरला झालं धनुर्मास म्हणजे आपल्याला ठोक आहे भल्या पहाटे उठून मग तो सगळा स्वयंपाक करायचा आणि मग सूर्यनारायणाला नैवेद्य दाखवायचा वगैरे ठरलं आणि आदल्या दिवशी रात्री हा सगळा भेट ठरला आणि त्यावेळेला धर्मराजांच्या मनामध्ये आलं की उद्या सकाळी आपल्या पंक्तीला भगवान असणार का आता भगवान कसे असणार सांगा हो? भगवान द्वारकेमध्ये हे हस्तिनापुरामध्ये कसं काय शक्य आहे परंतु धर्मराजांना काय स्वस्थ बसवत नाही आहे सहदेवा सहदेवा उद्या आपल्या पंक्तीला सकाळी जेवायला भगवान येतील का रे असा आहे दादा विचारतायत हा सगळ्यात धाकटा भाऊ होय म्हणायची पंचायत नाही म्हणायची पंचायत काय उत्तर द्यावं सुचेना घोटमळायला लागला धर्मराजाने त्याचा नाद सोडला नकोला उद्या येतील का भगवान नकुल म्हणाले <laughs> काय जरा अवघडच दिसतंय अवघडच दिसतंय म्हणाले अर्जुनाला विचारतायत धर्मराज अर्जुना उद्या भगवान येतील का रे आपल्याबरोबर जेवायला अर्जुन म्हणतोय दादा तुम्ही ऐन वेळेला कसं सांगता होय आधी चार दोन दिवस बोलला असता तर फोन फॅक्स काहीतरी करून बोलवून घेतलं असतं तुम्ही ऐन वेळेला सांगितलं तर कसं काय व्हायचं मी काय सांगतोय बघा तर जसं जसं वयातलं अंतर कमी होतंय तशी तशी भाषा बदलते आहे त्या सहदेवाला उत्तर द्यायचं धाडस झालं नाही नकुल म्हणतोय अवघडच आहे अर्जुन म्हणतोय दादा तुम्ही ऐन वेळेला कसं सांगता इतकी सगळी याचा अर्थ काय उद्या जमणार नाही हे सगळं सरसकट इतकं जरी झालं तरी धर्मराज भीमसेनानं विचारता येतं अरे भीमा म्हणाले उद्या भगवान येतील का आपल्याबरोबर पंक्तीला ही सगळी चर्चा भीमसेनांच्या समोरच चाललेली आहे बरं का सगळी असे एक क्षणभर थांबले भीमसेन आणि म्हणाले हो उद्या येतील धर्मराज विचारले अरे हे तिघं नाही म्हणतात आणि तू कसं हो म्हणतोस रे भीमसेन म्हणतात ते तुम्हाला काय करायचंय वयातलं अंतर आणखी कमी आहे बरं का लक्षात घ्या <laughs> तुम्हाला काय करायचंय उद्या भगवान आल्याशी कारण धर्मराजाने तो विषय सोडून दिला जाऊ दे म्हणाले दुसऱ्या दिवशी सगळा स्वयंपाक झाला भाल्या पहाटे उठून नैवेद्य वगैरे झाला पानं घेतली पानं घेतल्यावर धर्मराजाने आपल्या सेवकाला सांगितलं म्हणाले जा कोणाकडं भीमदादांच्याकडे जा आणि म्हणाले त्यानं विचार की उद्या आज सकाळी भगवान आपल्या पंक्तीला येणार होते त्याचं काय झालं तो गेला तिथं आणि म्हणाला थोरल्या दादाने असं विचारलं भगवान यायचे होते ते जेवायला त्याचं काय झालं उठून भीमसेनाने त्यांना विचारलं त्या सेवकाला विचारलं म्हणाले पानं घेतली आहेत का तू बघूनच तर पानं घेतलेलीच होती घेतली आहेत म्हणाला पानं घेतली तूप वाढलंय का भीमसेन विचारतायत तूप वाढलंय का म्हणजे तूप वाढलं म्हणजे अगदी दस्तऐवजावर सही झाली आता काय राहिलं नाही असा त्याचा अर्थ तूप वाढलंय का तो म्हटला विचारून येतो तो निघाला तर भीमसेनाने सांगितलं नसलं वाढलं तर वाढून घ्या म्हणावं तू गेला त्यानं सांगितलं असं असं भीमदादानी सांगितलंय तूप वाढलंय का नाही वाढून घ्यायला सांगितलंय तूप वाढलं आणि त्यानं जाऊन निरोप दिला तूप वाढलं म्हणून ठीक आहे म्हणाले भीमसेन उठले शस्त्रागारामध्ये गेले एवढी प्रचंड गदा घेतली तुम्हाला सांगतो अंगणामध्ये आले आणि अशी गार गार गार गार गार गार फिरवून जे अशी दिलीवरती भिरकटवून आणि खाली मस्तक करून उभे राहिलेत मला वर्ण गदा आले ना अक्षरशः तुम्हाला सांगतो क्षणार्धाचा विलंब जर झाला असता तर ती गदा डोक्यात पडली असती परंतु सर्वव्यापी हा परमात्मा आपल्याला सांगतो ती गदा अशी डोक्यामध्ये पडणार इतक्यामध्ये भगवंतानी वरच्यावर झेलली आणि भगवान विचारतात अहो भीम दादा हो भीमसेन दादा बरं का त्यांची भीमसेन हे भगवान आणि अर्जुन हे समवयस्क हे दादा अहो दादा म्हणाले हा काय प्रकार आहे म्हणे भीमसेन म्हणतायत जसा यक्ष तसा बळी म्हणाले म्हणजे काय आमच्या दादाने म्हणाले तुम्ही जर ऐन वेळेला यायला पाहिजे असेल तर दुसरा मार्ग काय म्हणाले दुसरा मार्ग नाही म्हणाले मी आपल्याला सांगतो भीमसेनांचं हे कृत्य जे होतं हे अघोरी होतं की नाही सांगा मला अघोरी कृत्य होतं परंतु तरी सुद्धा मी आपल्याला सांगतो की हा भीमसेनांचा अघोरी कृत्याचा चेक वटलावर का लक्षात घ्या <laughs> वटला आणि त्याचं कारण एकच की भगवंताच्या बँकेमध्ये पांडवांची निरतिशय निर्व्याज निष्काम प्रेमाची बरीच शिल्लक तिथं पडून होती महाराज बँकेमध्ये खात्यावर शिल्लक असेल तर चेक वटतो नाहीतर तर वठत नाही बरं का पण भीमसेनांचा चेक वटला का कारण बँकेमध्ये शिल्लक होती तुम्ही आम्ही एकदा करून बघूया काय प्रयोग <laughs> असा अवघड आहे महाराज असो सांगायचा मुद्दा असा की पांडवांचं भगवंतावर असं निरतिशय प्रेम आहे त्यामुळं भगवानही निसंकोचपणानं तिथे राहत आहेत आता सुभद्राच म्हणते दादा अजून काही दिवस राहा की आता तिच्या आग्रहाखातर भगवान पुन्हा राहिले तिथं चांगला चार महिने मुक्काम लांबला नाही पुन्हा हां असो त्यानंतर मग भगवंतानी धर्मराजाजवळ द्वारकेला जाण्याची अनुमती मागितलेली आहे जड अंतःकरणाने धर्मराजाने अनुमती दिलेली आहे भगवान द्वारकेला जायला निघालेले आहेत रथामध्ये बसलेले आहेत भगवान द्वारकेला जाणार आहेत हे ऐकल्यानंतर सगळी बातमी गावामध्ये पसरलेली होती भगवंताचं दर्शन घेण्यासाठी सारे लोक रस्त्यावर दुतर्फा गच्च गर्दी करून उभे आहेत भगवंत भगवंताला ब्राह्मणाने शुभाशीर्वाद दिले सगळ्या लोकांचा भगवंतानी सस्मित सुहास्य वदनानं निरोप घेतला आणि भगवान आता द्वारकेला निघालेले आहेत पांडव भगवंताला पोचण्या पोचवण्यासाठी गेलेले आहेत बऱ्याच अंतरापर्यंत गेले त्यांचं काय मागं फिरायचं लक्षण दिसेना म्हटल्यावर भगवंतांनी त्यांना आग्रहपूर्वक परत पाठवलेलं आहे आणि उद्धव आणि सात्यकी यांना बरोबर घेऊन भगवान द्वारकेला मार्गस्थ झालेले आहेत इकडं द्वारकेमध्ये भगवान येणार आहेत ही बातमी आधीच पोचलेली होती त्यामुळं सारी द्वार द्वारका नगरी भगवंताच्या स्वागतासाठी सज्ज झालेली होती महाराज ठिकठिकाणी कमानी उभ्या केलेल्या होत्या तोरणं लावलेली होती गुढ्या उभ्या केलेल्या होत्या रस्त्यावरनं केशर कुंकुम कस्तुरी यांचे सडे घातलेले होते ज्या राजपथावरून भगवान जाणार त्या राजपथावरील दोन्ही बाजूच्या घरांच्या ओट्यावरनं साऱ्या सारी मंगलकारक सामग्री जी आहे ती ठेवलेली होती अक्षता धूप दीप पाण्यानं भरलेले कलश दही उसांच्या मोळ्या फळफळावळ या सगळ्या मंगलकारक वस्तू म्हणून मान्य केलेल्या आहेत शास्त्रानं तेव्हा या सगळ्या त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या सारी द्वारका नगरी भगवंताची वाट पाहते महाराज जसे भगवान द्वारकेजवळ आले तसा भगवंताने आपल्या हातातला पांचजन्य शंख होता त्याचा नाद केला महाराज बस भगवंताच्या हातातला तो शंख कसा दिसत होता म्हणे त्याचं वर्णन केलंय सौच्यकाशे धवलो दुरो दुरुप्युरुक्रमस्या धर शोण शोणिम दाधमायमान करकंज संपुटे यथाब्ज खंडे कलहंस उत्स्वनः भागवतकारांनी काय सुंदर उपमा दिली आपल्याला सांगतो भागवतकार म्हणतात की आपल्या कलकलाटानं सारा आसमंत निनादून टाकणारा एखादा भला मोठा पांढरा शुभ्र राजहंस रक्तवर्ण कमळांच्या ताटव्यामध्ये येऊन बसल्यानंतर त्या रक्तवर्ण कमळांची रक्तिमा त्याच्या पांढऱ्या शुभ्र शरीरावर परावर्तित झाल्या कारणानं जसा शोभून दिसतो त्याप्रमाणे भगवंताच्या हातातला तो शंख कसा पुनः पुनः पुन्हा वाजवला जाणारा वाजव भो भो भो भो भो भगवंताने आवाज केला शंखाचा पुन्हा पुन्हा वाजवला जाणारा तो शंख भगवंताच्या तळहाताची आणि अधरोष्ठाची रक्तिमा त्या शंखामध्ये प्रतिबिंबित झाल्या कारणानं अतिशय शोभून दिसत होता म्हणाले बस भगवंताचा हा शंखनाद ज्या जेव्हा असा द्वारकेमध्ये घुमला त्यावेळेला भगवान आल्याची बातमी वाऱ्यासारखी द्वारकेमध्ये पसरली महाराज हातातली सारी कामं टाकून सारे प्रजाजन भगवंताच्या स्वागतासाठी वेशीवर आलेले आहेत वडीलधारी माणसं आलेली आहेत वसुदेव आले बलराम आले उग्रसेन आले सांब प्रद्युम्न इत्यादी कृष्णकुमार आले भगवान येणार आहेत म्हणून शुभशकुनासाठी गजराज पुढे पाठवलेला आहे महाराज सारी मंगल सामग्री आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि ब्राह्मण स्वस्तिपाठ म्हणायला लागलेले आहेत साऱ्या द्वारकावासी स्त्रिया भगवंताच्या स्वागतासाठी त्यावेळेला नटून थटून मेकअप करून ब्युटी पार्लर मध्ये जाऊन शालू पैठण्या नेसून दागदागणे घालून स्वागतासाठी आलेले आहेत सूत मागध बंदीजन भगवंताच्या अद्भुत चरित्राचं गायन करायला लागलेले आहेत आणि इतक्यामध्ये भगवंताची स्वारी की स्वारी द्वारकेच्या विषयीमध्ये प्रविष्ट झाली महाराज बोला द्वारकाधीश भगवान की जय एकच आनंदी आनंद झाला महाराज भगवान रथातनं खाली उतरलेले गुरुजनांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि मग त्यानंतर ज्याचा ज्याचा आपलेपणाचा संबंध जसा जसा दाट असेल त्या त्या प्रमाणात ये यथा माम प्रपद्यंते बस त्या त्या प्रमाणामध्ये भगवंतानी तिथं जमलेल्या प्रत्येकाचा परामर्श घेतलेला आहे लक्षात घ्या कुणाला कडकडून आलिंगन दिलं कुणाशी हस्तांदोलन केलेलं आहे कुणाला सस्मित मुद्रेनं हात केलेला आहे कुणाकडे बघून नुसतंच हास्य केलेलं आहे अशा रीतीनं प्रत्येकाचा परामर्श भगवंतांनी घेतला आणि हा भगवान आता आपल्या प्रासादामध्ये जाण्यासाठी म्हणून पुन्हा रथारूढ झालेला आहे यावेळेला हा परमात्मा कसा शोभून दिसत होता भागवतकारांनी वर्णन केले बरं का सीता सीतात रूपस्कृत प्रसून वर्षेरभिवर्षित पथी पिशंगवासा वनमालया बहु घनो यथार्को डुपचाप काय वर्णन सुंदर केलेलं आहे शुभ्रछत्र शुभ्रछत्र तळपे रविसे वरी चामरे फिरती दोन शशी परी पुष्पवृष्टी गमते उडु राशीही पीत अंबर नभे स्थिर वीजही इंद्रचाप सदृशी वनमाला सावळा घनतनूवरिल्याला सूर्य चंद्र उडू चाप वैद्युत मेघकांती हरिला सुशोभित गोपाल कृष्ण भगवान की जय काय वर्णन केलंय आपल्याला सांगतो भगवान बसलेले आहेत आणि भगवंताच्या मस्तकावर छत्र धरलेले आहे आतपत्र आतप याचा अर्थ ऊन त्र म्हणजे रक्षण करणार आतपत्र याचा अर्थ उन्हापासून रक्षण करणार ते छत्र ते कसं होतं ठेवू का भगवंताच्या मस्तकावर धरलेलं जे छत्र होतं ते इतकं पांढरशुभ्र तेजस्वी झगझगीत होतं जणू काही माध्यान्नीचा सूर्य असावा तसं दिसत होतं म्हणे माध्यान्नीचा सूर्यावर का लक्षात घ्या सकाळी सूर्योदय असताना किंवा सूर्यास्त होत असताना आपल्याला सूर्य दिसतो पण तो असा तांबडा केशरी वगैरे असा दिसतो जसा जसा वरती यायला लागेल तसा तसा तो पिवळा व्हायला लागतो अजून जरा वरती जसा जाईल तसं त्याचं तेज जास्त व्हायला लागतं परंतु अगदी मध्यावर आला ज्या वेळेला येतो त्यावेळेला मात्र त्याच्याकडे नजर लावणं शक्य होत नाही इतका झगझगीत असतो ते भगवंताच्या मस्तकावर धरलेलं छत्र जे होतं ते माध्यान्नीचा सूर्य ज्याप्रमाणे तेजस्वी झगझगीत असतो तसं ते छत्र झगझगीत होत शुभ्र छत्र तळपे रविसेवरी चामरे फिरती दोन शशी परी भगवंताच्या दोन्ही बाजूला चौऱ्या ढाळल्या जात होत्या चौऱ्या पांढऱ्या शुभ्र चौऱ्या आपण चौरी बघितली असेल नरसोबाच्या वडेला पालखीच्या वेळेला जर कोणी गेलं असलं तर त्यांना ठाऊक आहे बघा चांगली अशी मोठी चांदीची मूठ असती आणि त्याला पांढऱ्या शुभ्र केसांचा असा गोंडा असतो त्याचा आणि दोन बाजूला अशा या पांढऱ्या शुभ्र चौऱ्या दोन बाजूला अशा फिरवल्या जात असताना काय आहे आपण अंधारी अंधारामध्ये जर अशी उदकडी अशी फिरवली जोरात तर आपल्याला सर्कल दिसतं बघा वर्तुळ दिसत तस दोन चौऱ्या अशा जोरात फिरवलेल्या जात असताना झालं काय त्या दोन चौऱ्या जणू काही चंद्रासारख्या दिसायला लागल्या म्हणे हिकडे एक चंद्र आणि हिकडे एक चंद्र शुभ्र छत्र तळपे रवी सेवरी चामरे फिरती दोन शशी परी पुष्पवृष्टी गमते उडुराशी भगवंताच्या शरीरावर भगवंतावर स्त्रियांनी पुष्पवृष्टी केली ती पुष्पवृष्टी कशी दिसत होती तर म्हणे नक्षत्रासारखी दिसत होती काय गंमत आहे सांगतो बरं का यामध्ये ज्या उपमा आहेत ना या सगळ्या कधी तुम्हाला बघायला मिळणार नाही बाहेर अशा आहे व्यवहारामध्ये जी उपमा दिली जाते ती आपल्याला ज्या गोष्टी डोळ्याला दिसतात आपल्या अनुभवाला येतात अशा गोष्टींची उपमा दिली जाते परंतु इथं ज्या उपमा दिलेल्या आहेत त्या अशा आहेत की ह्या गोष्टी आपल्याला एकत्र कधी दिसणार नाहीत मला सांगा बघू मध्यान्नीचा सूर्यवरती तळपत असताना चंद्र कोणी बघितलाय का हो? नाही वादासाठी धरा वादासाठी धरा काय चंद्र बघितलाय कोणी अरे पण एक चंद्र का दोन चंद्र इथं दोन चंद्र आहेत असं वर्णन केलेलं आहे लक्षात घ्या दोन चंद्र कधी दिसणारच नाहीत आता मला सांगा जर चंद्र दिसणार नाही तर तारका दिसतील का पण वर्णन करताना असं केलंय पुष्पवृष्टी गमते उडू अशी नक्षत्रासारख्या दिसत होत्या काय शक्य आहे का काय आहे मोठा प्रकाश जो असतो त्याच्या समोर छोटा प्रकाश लुप्त होऊन जातो आपण अमावस्येच्या रात्री जर आकाशामध्ये बघाल तर अक्षरशः आकाश असं चम चम चम चम चम चम करत असतं महाराज वेळ प्रसंगी आपल्या नेहमीच्या अनुभवाची गोष्ट नाही आहे परंतु जर बारकाईनं बघितलं तर त्या तारकांचं फिकट का होईना चांदणं पडतं लक्षात घ्या अमावस्येच्या रात्री अशा तारका चमचमत असतात पण त्याच तारका पौर्णिमेच्या दिवशी बघा ज्या वेळेला चंद्रबिंब असं आकाशामध्ये येतं त्यावेळेला त्याच्या तेजापुढं सगळ्या त्या तारका लुप्त होऊन जातात कुठं एखाद दुसरे चार दोन तारका हाताच्या बोटावर मोजता येतील इतपतच दिसतात का तर मोठ्या प्रकाशासमोर छोटा प्रकाश लुप्त होऊन जातो आपण प्रयोग करून बघा चारशे वॅटचा एक बल्ब लावायचा आणि त्याच्यासमोर दहा वॅटचा बल्ब एक लावायचा अक्षरशः त्या दहा वॅटच्या बल्बची भिंतीवर सावली पडते हे काय होतं तर मोठ्या प्रकाशासमोर छोटा प्रकाश लुप्त होऊन जातो मग आता सांगा सूर्यनारायण मध्यान्नीला तळपत असताना चंद्र दिसेल का दिसणार नाही तरी सुद्धा दिसेल असं गृहीत धरलं तरी दोन दिसतील का नाही दिसणार अशा वेळेलाच पुन्हा तारका दिसतील का नाही दिसणार म्हणून याला अभूतोपमा म्हणायचं बरं का अभूतोपमा कधी जे बघायला मिळत नाही त्याची उपमा दिलेली आहे शुभ्रछत्र तळपे रविसेवरी चामरे फिरती दोन शशी शशीपरी पुष्पवृष्टी गमते उडुराशी भगवंतानी परिधान केलेला जो पीतांबर होता ना तो कसा होता हो येतो आता किती तेजस्वी वीज चमकावी त्याप्रमाणे होता पण मला सांगा वीज आकाशात आकाशात जी चमकती ती कशी चमकती हो छक क्षणार्धामध्ये लुप्त होते चाक परंतु भगवंताचा हा पितांबर जो आहे हे अस्थिर विजेप्रमाणे दिसत होता स्थिर वीज कुणी बघितली का नाही पीत अंबर नव्हे स्थिर वीज ही इंद्रचाप सदृशी वनमाला भगवंताच्या गळ्यामध्ये जी वनमाला होती ती कशी दिसत होती तर म्हणाले ते इंद्रधनुष्याप्रमाणे शोभत होती आ आकाशात आपण इंद्रधनुष्य पाहतो असं परंतु इथं दोन इंद्रधनुष्य आहेत एक हिकडचा सेक्टर आणि एक हिकडचा सेक्टर अशी दोन आहेत इंद्रधनुष्य आकाशामध्ये दोन इंद्रधनुष्य दिसतात वेळप्रसंगी पण ती कशी असतात ठोक का एकात एक असतात अशी आणि त्यांची रंगसंगती एकमेकाच्या विरुद्ध असते लक्षात घ्या परंतु इथं तसा प्रकार नाही आहे एक इकडनं इंद्रधनुष्य आणि एक इकडनं इंद्रधनुष्य म्हणे इंद्रच्या सदृशी वनमाला सावळा घन तनुवरिल्याला सूर्य चंद्र उडू नक्षत्र चाप मला सांगा नक्षत्र आकाशामध्ये चमकत असताना कुणी इंद्रधनुष्य बघितलंय का नाही पण उपमा देताना अशी दिलेली आहे सूर्य चंद्र उडुचाप वैद्युत कांती हरिला सुशोभित गोपाल कृष्ण भगवान की जय भगवान रथात बसून आपल्या प्रासादाच्या जवळ आलेले आहेत न उतरले आणि आपल्या प्रासादामध्ये शिरले भागवतकार वर्णन करतात म्हणाले स एष नरलोकेस्मिन अवतीर्ण स्वमायया रेमे स्त्री रत्नकूटस्थो भगवान प्राकृतो यथा एखादा सामान्य संसारी मनुष्य आपल्या संसारामध्ये ज्याप्रमाणे रममान होतो त्याप्रमाणे हा भगवान आपल्या संसारामध्ये रमून गेला म्हणाले बस लोक भगवंतावर स्त्रैणपणाचा आक्षेप घेतात बरं का स्त्रैणपणाचा आक्षेप त्याला भागवतकाराने उत्तर दिले ते म्हणाले लोक मूर्ख आहेत म्हणाले उद्दाम भाव पिशुना मलवल गुहास व्रीडावलोक निहतो मदनो बियासाम संमुह्य चापमजहात प्रमोदोत्तमास्ता यस्येंद्रियम विमथित कुहकैर्न शेकु भागवतकार म्हणतात भगवंताच्या स्त्रिया किती एक दोन तीन चार अरे किती सोळा हजार एकशे आठ स्त्रिया आणि प्रत्येकीचं लावण्य असं होतं आपल्याला सांगतो की त्या सौंदर्याकडे बघून मदनानं लाजून मान खाली घालावी असं प्रत्येकीचं सौंदर्य भागवतकार वर्णन करतात म्हणाले अशा सोळा हजार एकशे आठ स्त्रियांनी भगवंताचं चित्त विचलित करण्याचा हर प्रयत्नानं हर उपायानं प्रयत्न केला म्हणाले परंतु उभ्या आयुष्यामध्ये या परमात्म्याचं चित्त एक क्षणार्थ सुद्धा विचलित झालं नाही म्हणाले असाच एक उल्लेख एकादश स्कंधामध्ये आहे बरं का स्मायावलोक लवदर्शित भावहारी भूमंडल प्रहित सौरत मंत्र चौंडई पत्न्यस्तु षोडश सहस्र मनंग बाणई यस्येंद्रियम करणैर्न विध्व्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांच्या प्रयत्नांना यश आलं नाही असा हा स्थितप्रज्ञ परमात्मा भागवतकार म्हणाले अशा परमात्म्याला लोक स्त्रैण म्हणतात तमयम मन्यते लोको ह्यसंगमपि संगिनम असंगी असणारा परमात्मा त्याला संगी म्हणतात म्हणाले लोक बरोबर आहे म्हणाले लोकांचं बरोबर आहे काय आत्मौपम्येनं लोक लोक काय करतात तर आपल्यावरनं दुसऱ्याला ओळखतात आपण जसे स्त्रैण आहोत तसाच भगवानही स्त्रैण होता आत्मौपम्येन मनोजम व्यापृणवानो यतो बुधहा यत अबुधा बुध याचा अर्थ शहाणा अबुध याचा अर्थ मूर्ख लोक मूर्ख आहेत म्हणाले आणि आम्ही मूर्ख आहोत ही वस्तुस्थिती आहे बरं का लक्षात घ्या काय आहे आम्ही आमच्यावरनं भगवंताला जर ओळखायला लागलो तर ते चुकणारच की स्थितप्रज्ञवृत्तीचा परमात्मा त्याच्या वागणुकीवर आम्ही आमच्या आकलेनं शेरे मारायचे मूर्खपणाचं नाही का सांगा अहो स्थितप्रज्ञता कशाशी खातात हे आम्हाला ठाऊक आहे का स्थितप्रज्ञ परमात्मा काय किंवा स्थितप्रज्ञ वृत्तीचे सत्पुरुष काय त्यांच्या कृत्यावर शेरे मारायचं काम आमचं नाही परंतु आम्ही ते करतो स्थितप्रज्ञ वृत्ती काय आम्हाला ठाऊक आहे का हो? प्रजहाति यदा सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते दुःखेषु अनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते असा हा परमात्मा काय आहे म्हणजे एकदा एक वायव्य सरहद्दी पलीकडचा मनुष्य भारतामध्ये येऊन स्थितप्रज्ञाची लक्षणं समजून घेत होता म्हणे स्थितप्रज्ञ कसा असतो त्याच्या मनावर कसलाही परिणाम होत नाही सुखदुःखाचा परिणाम होत नाही लाभहानीचा परिणाम होत नाही मानापमानाचा परिणाम होत नाही त्यानं काय त्याला समजलं ते त्यानं ऐकून घेतलं आणि परत आपल्या देशामध्ये जाऊन लोकांना म्हणे स्थितप्रज्ञाची लक्षणं समजून द्यायला लागला आणि सांगतोय काय स्थितप्रज्ञ कसा असतो त्याच्या मनावर कसलाही परिणाम होत नाही सुखदुःखाचा परिणाम होत नाही काय लोकांना कळे ना हो काय सुखदुःखाचा परिणाम होत नाही असं कसं काय आहे व सुखदुःखाचा परिणाम होत नाही लाभहानीचा परिणाम होत नाही एकवीस लाखाची लॉटरी लागली काय आणि सगळं चोरीला गेलं काय तरी सुद्धा काही त्याच्या मनावर त्याचा परिणाम होत नाही काय लोकांना समजे ना मग आता हा विचार करतोय की कसं समजून द्यावं यांना म्हणून त्यानं काय सांगितलं म्हणे की हे बघा म्हणाला मी तुम्हाला आता सांगतो समजेल असं सांगतो तुम्हाला काय तर हे बघा म्हणाला एखादी सौंदर्यवती आपण होऊन वश झाली तरी सुद्धा ज्याच्या मनामध्ये विकार निर्माण होत नाही त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात ऐकणाऱ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या कळलं म्हणाले आम्हाला काय कळलं आम्ही ज्याला इकडं षंढ म्हणतो त्याला भारतामध्ये स्थितप्रज्ञ म्हणतात मूर्खपणा की नाही सांगा महाराज आणि या पद्धतीनं आम्ही शेरे मारणार हो ज्ञानेश्वर महाराजांनी एकवीस बावीसाव्या वर्षी समाधी घेतली आमचा शेरा त्याच्यावरचा ऐका की काय काय करणार जीवनाला विटले असतील अरे जीवनाला आत्महत्या केली का काय करी जीवनाला विटले असतील अरे आनंदाचे आवारू मांडू जगा म्हणणारा महात्मा जीवनाला विटतो अवघाची संसार सुखाचा करीत म्हणणारा महात्मा जीवनाला विटतो पण आमच्या कुठे डोक्यात येते ते ज्ञानेश्वर महाराजांनी विवाह केला नाही आमचा शेरा त्याच्यावर मुलगीच कुणी दिली नसेल मग काय करणार म्हणजे आम्हाला लग्न न होण्याचं एवढं एकच कारण आहे हो, हो ठोक रामकृष्ण परमहंसानी शीतोष्णावर विजय मिळवलेला होता शीतोष्णावर विजय मिळवलेला होता आम्ही काय म्हणतो तो काय का बहुतेक कसल्या तरी रोगाचा परिणाम असावा भगवान स्त्रैण होता हे आमचे शेरे आहेत बरं का लक्षात घ्या शुकाचार्य दिगंबर होते आम्ही म्हणणार काय वेडेपणा हा चांगले कपडे घालावे ते असं उघडे आणतात का अरे कुणाला सांगता तुम्ही शुकाचार्य ना स्त्री कुंभिला ऋतुसूतस्य विविध दृष्टे अशा महात्म्याला मी गुण्य पथी विचारता कोण को निषेधा अशा महात्म्याला तुम्ही सांगणार तुकाराम महाराज म्हणाले तेच खरंय बरं का जोपर्यंत आम्ही त्यांच्या पातळीला जाऊ शकत नाही ना तोपर्यंत त्यांची अनुभवाची भाषा आम्हाला समजत नाही लक्षात घ्या तुका म्हणे अंगे व्हावे जई आपण तरीच महिमा न कळ येते तोपर्यंत त्यांची भाषा आम्हाला समजत नाही तोपर्यंत त्यांच्या कृती त्यांच्या